रामकृष्ण गोविंद भागवताच्या दुसऱ्या स्कंधातल्या पहिल्या अध्यायातल्या सहाव्या श्लोकावर म्हणजे एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ पुंसाम अंते नारायण स्मृती अंतकाळी नारायणाचंच स्मरण व्हावं या विषयावरती आपण विस्तृत चिंतन केलं भागवताचाच फक्त संदर्भ घ्यायचा म्हटलं ना आणि आपण भागवताच्या संदर्भांनीच बोलतो आहोत पण कपिल मुने आपल्या माता देवहूतीला जो उपदेश करतात तर एक अध्याय पूर्ण असा आहे की ज्या वेळेला मनुष्य हा प्रत्येक मनुष्य मातेच्या उदरात असताना पूर्ण म्हणजे पूर्ण ज्ञानी असतो आणि त्याला असंख्य जन्मांची स्मृती असते पूर्णपणे मी ज्ञानी असणारा आणि असंख्य जन्मांच्या स्मृतीने दुःखानं होरपळून गेलेला भगवंतांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधताना म्हणतो की मी जन्माला आल्यानंतर मायेत गुरफटणार हे मला माहिती आहे म्हणून मी जन्माला जाऊ इच्छित नाही आता शुकाचार्यांचं जर उदाहरण घेतलं तर ते सुद्धा म्हणे भागवतात संदर्भ आहे परंतु तो जन्माच्या वेळचा आहे की नाही मला माहित नाही पण ते द्व्य अष्ट वर्षाचे होते द्व्य अष्ट दोन आठ म्हणजे सोळा जन्माला आले त्यावेळेला ते सोळा वर्षाचे होते याचा अर्थ सोळा वर्ष ते मातेच्या उदरातून बाहेर येऊ इच्छित नव्हते कारण मी पण असाच जन्माला आल्यानंतर मायेत गुरफटेन हा विचार ते करत होते सामान्य विचार म्हणून विचार करा फार काय खोलात जायला नको आणि मी काय फार मोठं तत्वज्ञान सांगत नाहीये पण असा माझा हा मनुष्य जन्म मी ओळखतो जन्माला येताना आणि म्हणून मी रडतो पण बाकीचे मात्र माझ्या येण्याचं स्वागत करतात खर तर सुखदुःखाच्या रगाड्यात अडकायला आणखी एक जीव आला ही काय हसण्याची आणि समारंभ साजरा करण्याची गोष्ट आहे आणि या उलट लोकांच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला तरी हा शरीर दुःख व्यावहारिक सांसारिक सामाजिक कटकटीतून सुटला म्हणून आनंद व्यक्त करण्याची अगदी आनंदोत्सव साजरा करण्याची जरी नसली तरी समाधानाची बाब आहे माझ्या दृष्टीने सुद्धा गीतेत एक श्लोक आहे वासांशी जीर्णाने विहाय नवाने गृहाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णानी अन्यान संयाती नवान देही ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे घेतो जितक्या सहजपणे त्याप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो ज्या वेळेला मृत्यू पावतो त्यावेळेला मी तुम्ही बघत असाल हो टीव्हीवरती तीन चार पाच लहान मुलाच्या जाहिरातीत जो उपयोग करतात ना ती त्यात दाखवलेली मुलं इतकी इतकी सुंदर आणि गोंडस शरीराची असतात मी फार भारावून जातो अव ते बाळाच्या हातात चुकून आईचं बोट आलं ना तर ते विश्वासाने आधाराने संरक्षणासाठी इतक्या प्रेमाने बोट धरतो आईचं त्याला दुसरा कुणाचाही आधार नसतो सुंदर गोरपान बुंद, शरीर सुदृढ असं मला मिळणार आहे त्याच्या तुलनेत माझं आजचं शरीर काय आहे किती घाणेरड आहे आतून काय आणि बाहेरून काय अहो मी सांगू का आता मला नॉशिया येतो किती किती मी तेलकट तुपकट तिखट काय काय घाणेरड मिक्स झालेलं असं अन्न खाऊन खाऊन माझ्या आतली सगळी इंद्रिय इतकी इतकी घाणेरडी झाली असतील आणि याच्या तुलनेने केवळ आणि केवळ मातेचं दूध पिणारा तो जीव त्याची अंतरेंद्रिय कशी असतील असं मला शरीर मिळणार आहे नवीन म्हणून मी सुद्धा हसत हसत जायला पाहिजे का रडतो हो मी का घाबरतो का मला स्मरण होत नाही नारायणाचं कोण मुलगा कोण माझी बायको त्या भागवतात पुढे गोष्ट आहे मी खरा येणार आहे पुढच्या विषयावरती दुसऱ्या स्कंदातल्या दुसऱ्या अध्यायातल्या परंतु मला अजूनही राहवत नाही भागवतामध्ये एक कथा आहे एका राजाला एक कोटी बायका होत्या आणि एक कोटी बायकात त्याला फक्त एका बायकोपासून एक मुलगा झाला काय या कथा कशासाठी सांगितलंय मला काहीतरी बोध घ्यायला पाहिजे त्या त्या राजाच्या नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव राणींना या एका राणीचा द्वेष होऊ लागला आणि म्हणून म्हणे त्यांनी त्या एकुलत्या एक राणीच्या एकुलत्या एक मुलाला मारून टाकलं आता तो मुलगा मेला राजा लागला शोक करायला त्यावेळेला तिथं अगदी संक्षिप्तात सांगतो मी मग नारद मुनी नंतर आपले प्रल्हाद महाराज हे सगळे आले त्यांनी त्यांचं सांत्वन करायचा प्रयत्न केला राजाचा राजा म्हणाला माझं हे शाब्दिक सांत्वन करू नका माझा गेलेला मुलगा परत आणून देणार असाल तर बोला नाहीतर माझ्यावर मला काय सांगू नका त्यांनी राजाची समजूत काढून त्याला समजावं म्हणून त्या मुलाला जिवंत केला तो मेलेला जिवंत झालेला मुलगा म्हणाला माझा कुठला बाप कुठली आई कुठल्या जन्मातली आई कुठल्या जन्मातला बाप असे कितीतरी मला बाप होऊन गेले कितीतरी माझ्या माता होऊन गेल्या कुणाचा मी शोक करू आणि मला तुम्ही विचार करा तुम्ही विचार करा मी विचार करतो उत्तर नाही सापडत मी का माया लावतो मुलांच्या वरती मी बायकोवर का माया लावतो मी घेऊन जाणार आहे प्रेम तरी का होईना प्रत्यक्ष बायको राहिली बाजूला तिचं प्रेम सुद्धा नेणार नाही आणि बायको सुद्धा मी गेल्यानंतर रडते ते आता माझं कसं होणार माझं कसं होणार व्यवहार आहे चूक म्हणत नाही मी पण मग ते पाश मी का ठेवावे या संसारातले कितीतरी आता मी बहात्तर वर्ष सत्तर वर्ष एकाहत्तर वर्ष हा अनुभव काही कमी मिळाला का मला झाला की या अनुभवातून मी काहीही शहाणपण शिकणार नाही का आणि इतकं सगळं वाचून काही अभ्यास न करता काही समजून न घेता मर्म जीवनाचं जगण्याचं आणि मरण्याचं मर्म न समजून घेता मृत्यूला सामोरं न जाता आसक्तीत राहण्यामध्ये काय अर्थ आहे त्यांचे पाश तोडून टा व्यवहार म्हणून तरी अध्यात्म राहिलं बाजूला राहिलं बाजूला आता माझा मुलगा लंडनला आहे मी विचार काय करतो तो त्याच्या प्रॉस्पेरिटीसाठी म्हणून त्याने विचार करून तो वडिलांना सोडून गेलाच ना का माझे वडील आहेत मी त्यांच्याजवळ राहतो म्हणून नीरज एमआयडीसी मध्ये नऊ दहा हजाराची नोकरी करून त्याला सुखात जगता आलं नसतं का पण त्याच्या महत्वाकांक्षा त्याचं आयुष्य त्याचं पुढचं भविष्य या सगळ्याचा त्याने स्वतःपुरता विचार करून आज गेली तो पंचवीस वर्ष माझ्यापासून दूर आहे बारावीला शिकायला जो मुंबईला गेला तेव्हापासून तो माझ्या दूर आहे तो गेला मी त्याला सोडलं माझ्यापासून दूर मग आता त्याच्याबद्दल माझ्या मनात आसक्ती असायचं काय कारण आहे हा प्रेम असावं नाही अशातला भाग नाही पण ते प्रेम आसक्तीत बदलावं का थोडा जर मी व्यवहार दृष्टीने विचार केला आणि मग जर पटवून घेतलं की खरंच आहे मला भगवंताशिवाय कोणीही नाही मी फक्त आणि फक्त त्यांचं स्मरण करतो अशा विचाराने आणि हे ग्रंथ सांगतात हे काय चुकीचं आहे का वाचत का नाही आपण याच ग्रंथात मगाशी म्हटल्यासारखं म्हटलंय त्या जीवाचं सगळं वर्णन केले हो कपिल मुनींनी नऊ महिन्याचा असे पर्यंत तो जीव कसा कसा वृद्धिंगत होत जातो आणि सातव्या महिन्यामध्ये त्याला संपूर्ण प्राप्ती होते संपूर्ण ज्ञानप्राप्ती असं ज्ञान मला या जन्मात मिळवायचं आहे यासाठी मी आलेलो आहे ते ज्ञान माझ्या मूलाधारापाशी आहे तेच मला जागृत करायचं आहे हे ध्येय सोडून किती किती मध्ये पैसा घर दार मोटार नवीन घेतलेली मोटार चुकून त्याला जर एक स्क्रॅच पडला तर हृदयाला स्क्रॅच पडल्यासारखा आपल्याला वाईट वाटतं अहो कसली ती मोटार काय ते पैसे काय त्या शेअर सर्टिफिकेटचे कागद बँकेचे फिक्स्ड डिपॉझिटच्या कागद काय किंमत आहे सांगा त्याला किती ठेवायचं किती ठेवायचं कशासाठी मी यातनं केव्हा सुटणार का सुटणारच नाही मी सामान्यपणे बसून कधीतरी या विषयावरती शांतपणे माझ्या दृष्टिकोनातून माझ्या विचारातून चिंतन करून या निष्कर्षाला येतो का की अंतकाळी नारायणाशिवाय मला सहाय्यभूत असणारा कोणीही नाही मग अंतकाळी जर केवळ तोच आहे तर आत्ताही केवळ तोच आहे या भावनेने मी त्याचं स्मरण सतत जर ठेवलं तर अंतकाळी होईल असा हा विषय आहे मला प्रस्तावना म्हणून थोडंसं बोलायचं होतं पण जवळजवळ एक प्रवचनच झालं हे एने मी माझ्या मनाला बजावत आहे सतत सतत मी प्रयत्न करत आहे सतत जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष माझे दोन्ही गुडघे माझे पायाचे म्हणजे म्हशीचे गुडघे असतात ना तसे झालेत खरखरीत रखरखीत हाताच्या मनगटाची ढोपर म्हणतो ना जी काय ती ती इतकी रखरखीत झालेली आहेत की जनावरांच्या मनगटाच्या ढोपरासारखी झालेली आहेत हे काय चांगलं लक्षण आहे का हो शरीराचं असं शरीर मी आता घेऊन थोडे दिवस राहिलेत त्याच्या मदतीने लब्ध्वा बहुसंभव आणते फार थोडा वेळ राहिलेला आहे फारच थोडा वेळ राहिलेला आहे त्यामुळे मी जीवाची पराकाष्ठा करतो की मला भगवत प्राप्ती होईल असा प्रयत्न मी तरी सतत करतो आपणही करावा यासाठी ही थोडीशी प्रस्तावना आता भागवतातल्या दुसऱ्या स्कंधातल्या दुसऱ्या अध्यायात एक विषय आहे सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती याचं वर्णन लगेच भगवंतानी म्हणजे शुकाचार्यांनी मृत्यूच्या वेळेला कशी अवस्था असावी ते लगेच उत्तर दिलं कारण राजा परीक्षिताने विचारलं की मराव कसं पण राजा परीक्षिताने प्रत्यक्ष तोंडी विचारलं नसलं तरी शुकाचार्य जाणतात ऋषी जाणतात विद्यार्थ्याच्या मनात काय आहे आणि ते जाणून शुकाचार्य राजाला सांगतात मरण अंतकाळी असंच यावं ते का तर मुक्ती मिळावी म्हणून आणि मुक्ती ही दोन प्रकारच्या मरण्याने येऊ शकते दोन प्रकारच्या कृतीनी आणि ते दोन प्रकार म्हणजे सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती याबद्दल आपण पुढच्या प्रवचनामध्ये विचार करू नारायण हरी